सांग मना तुझ काय हवे काय हवे सांग मना तुझ काय हवे काय हवे हे स्वप्न म्हणू की चित्र नवे चित्र नवे सांग मना तुझ काय हवे काय हवे हे निळ निळ आभाळ हे साधी गोळी संध्याकाळ जणू प्रियकराच्या भेटीसाठी आतुरलेली नवविधी की केवळ आभास विध सला शोधन लागे विध सला शोधन लागे भास आगे मागे भास की रम्य कल्पना पक्षी बनुनी फिरते उन कथवे संग मना तुझ काय हवे काय हवे संग मना तुझ काय हवे काय हवे सारं कसं शांत शांत आणि असा हा एकांत या एकांतीतून येईल का